घ्या आणि अल्लाच्या नाराजीपासून दूर राहा चांगलं समजून असा की तुम्हाला एके दिवशी त्याला भेटायचं आहे आणि हे पैगंबर सल्लेला अलाय वसलम जे तुमच्या आज्ञा मानतील त्यांना यश आणि सौभाग्याचा शुभ संदेश द्या ولا تجعلوا الله عرضة لأيمانكم أن تبروا وتتقوا وتصلحوا بين الناس والله سميع عليم अल्लाच्या नामाचा उपयोग अशा शपथा घेण्यासाठी करू नका ज्यांचा उद्देश नेकी आणि अल्लाचं भय आणि अल्लाच्या दासांच्या कल्याणाच्या कार्यापासून दूर राहणं असावं अल्लाह तुमच्या सर्व गोष्टी ऐकत आहे आणि सर्व काही जाणतो لا يؤاخذكم الله باللغو في أيمانكم ولكن يؤاخذكم بما كسبت قلوبكم والله غفور حليم ज्या अर्थहीन शपथा तुम्ही इराद्याविना घेता त्यावर अल्लाह पकड करत नाही पण ज्या शपथा तुम्ही मनापासून घेता त्यांची विचारणा तो जरूर करेल अल्लाह फार क्षमाशील आणि सहनशील आहे للذين يؤلون من نسائهم تربص أربعة أشهر فإن فاءوا فإن الله غفور رحيم जे लोक आपल्या पत्नीशी संबंध न ठेवण्याची शपथ घेतात त्यांच्यासाठी चार महिन्याची सवलत आहे जर त्यांनी पुन्हा संबंध प्रस्थापित केले तर अल्लाह क्षमाशील आणि कृपाळू आहे जर त्यांनी तलाकचा निश्चय केला असेल तर त्यांनी समजून असावं की अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो والمطلقات يتربصن بأنفسهن ثلاثة قروء ولا يحل لهن ज्या स्त्रियांना तलाक दिली गेली असेल त्यांनी तीन वेळा मासिक पाळीपर्यंत स्वतःला आवर घालावं आणि त्यांच्यासाठी हे धर्मसंमत नव्हे की अल्लानं त्यांच्या गर्भाशयात जे काही जन्माला घातलं आहे त्याला लपवावं त्यांनी मुळीच असं करता कामा नये जर त्या अल्लाह आणि अंतिम दिनावर विश्वास ठेवत असतील त्यांचे पती त्यांच्याशी संबंध सुधारण्यास तयार असतील तर ते या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 की दाम्पत्याला अल्लाहनं घालून दिलेल्या मर्यादेत टिकून राहू न शकण्याची भीती वाटत असेल आणि अशा स्थितीत जर तुम्हाला याचे भय असेल की ते उभयता अल्लाहच्या घालून दिलेल्या मर्यादेत टिकून राहणार नाहीत तर त्या दोघांमध्ये हा व्यवहार होण्यास काही हरकत नाही की स्त्रीनं आपल्या पतीला काही मोबदला देऊन फारकत मिळवावी या अल्लाहद्वारे निश्चित केलेल्या मर्यादा आहेत يعلمون पुन्हा जर दोन वेळा तलाक दिल्यानंतर पतीनं पत्नीला तिसऱ्या वेळी तलाक देऊन टाकली तर ती स्त्री पुन्हा त्याच्यासाठी असं झाल्याशिवाय धर्मसंमत होणार नाही की तिचा विवाह एखाद्या दुसऱ्या पुरुषाशी व्हावा आणि त्यानं तिला घटस्फोट द्यावा तेव्हा जर पहिला पती आणि ही स्त्री उभयतांनी असा विचार केला की अल्लाच्या मर्यादेत ते टिकून राहतील तर त्यांच्यासाठी परस्पर संबंध पुन्हा जोडण्यात काहीही हरकत नाही. या अल्लाच्या निश्चित केलेल्या मर्यादा आहेत, ज्यांना तो त्या लोकांच्या मार्गदर्शनासाठी स्पष्ट करत आहे जे त्याच्या मर्यादा भंग करण्याचा परिणाम जाणतात. وإذا طلقتم النساء فبلغن أجلهن فأمسكوهن بمعروف أو سرحوهن بمعروف ولا تمسكوهن ضرارا لتعتدوا ومن يفعل ذلك فقد ظلم نفسه ولا تتخذوا آيات الله هزوا واذكروا نعمة الله عليكم وما أنزل عليكم من الكتاب والحكمة يعظكم به واتقوا الله واعلموا أن الله بكل شيء عليم जेव्हा तुम्ही पत्नींना तलाक द्याल आणि त्यांच्या इद्दतचा काळ संपायला येईल तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारे रोखा किंवा चांगल्या प्रकारे त्यांना निरोप द्या केवळ छळ करण्याच्या हेतूने त्यांना रोखून धरू नका कारण तो अतिरेक ठरेल अल्लाहच्या आयतींना खेळ बनवू नका आणि जो असं करील वास्तविकत तो स्वतः आपल्यावर अत्याचार करेल अल्लानं कशा प्रकारच्या महान देणगीनं तुम्हाला भूषवला आहे तो तुम्हाला उपदेश करतो की जो ग्रंथ आणि विवेक त्यानं तुमच्यावर उतरवला आहे त्याचा मुलाहिचा राखा अल्लाचं भय बाळगा आणि चांगल्या प्रकारे समजून असा की अल्लाला प्रत्येक गोष्टीची खबर आहे وإذا طلقتم النساء فبلغن أجلهن فلا تعضلوهن أن ينكحن أزواجهن فلا تعضلوهن أن ينكحن أزواجهن إذا تراضوا بينهم بالمعروف ذلك يوعظ به من كان منكم يؤمن بالله واليوم الآخر ذلكم أزكى لكم وأطهر والله يعلم وأنتم لا تعلمون जेव्हा तुम्ही आपल्या पत्नींना तलाक द्याल आणि त्या आपली इद्दत पूर्ण करतील तेव्हा त्यांच्या नियोजित वराशी विवाह करण्यास त्यांना तुम्ही आड येऊ नका जर ते परिचित पद्धतीनं परस्पराशी विवाहबद्ध होण्यास राजी असतील तुम्हाला उपदेश करण्यात येत आहे की अशी कृती मुळीच करू नका जर तुम्ही अल्लाह आणि अंतिम दिनावर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 जेवण खाण आणि कपडे लत्ते दिले पाहिजेत परंतु कोणावरही त्याच्या ऐपतीपेक्षा जास्त भार टाकला जाऊ नये आईला या कारणास्तव त्रास दिले जाऊ नये की मूल तिचं आहे आणि पित्याला सुद्धा या कारणास्तव त्रास दिला जाऊ नये की मूल त्याचा आहे दूध पाजणाऱ्या स्त्रीचा हा हक्क जसा मुलाच्या पित्यावर आहे तसाच त्याच्या वारसांवर देखील आहे परंतु जर उभय पक्ष परस्पर खुशी आणि मसलतीनं दूध सोडवू इच्छित असतील तर असं करण्यास काही हरकत नाही तुमचा विचार जर आपल्या मुलांना एखाद्या परक्या स्त्रीकडून दूध पाजायचं असेल तर त्यात सुद्धा काही हरकत नाही परंतु केवळ या अटीवर की त्याचा जो काही मोबदला ठरवाल तो परिचित पद्धतीनुसार अदा करा अल्लाचं भय बाळगा आणि समजून असा की जे काही तुम्ही करता ते सर्व अल्लाच्या नजरेत आहे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 च्या काळात तुम्ही हवं तर त्या विधवा स्त्रियांशी मागणीची इच्छा संकेतानं व्यक्त करा हवं तर मनात लपवून ठेवा दोन्ही स्वरूपात काही हरकत नाही अल्लाह जाणतो की त्याचा विचार तुमच्या मनात येणारच परंतु पहा गुप्त करारमदार करू नका जर काही बोलणी करायची असेल तर परिचित पद्धतीनुसार करा आणि विवाहबद्ध होण्याचा निर्णय तोपर्यंत घेऊ नका जोपर्यंत इद्दत पूर्ण होत नाही चांगल्या प्रकारे समजून घ्या की अल्लाह तुमची मनोदशा देखील जाणतो म्हणून त्याचा भय बाळगा आणि हे देखील जाणून असा की अल्लाह सहनशील आहे लहान सहान गोष्टींना तो माफ करतो لا جناح عليكم إن طلقتم النساء ما لم تمسوهن أو تفرضوا لهن فريضة ومتعوهن على الموسع قدره وعلى المقتر قدره متاعا بالمعروف حقا على المحسنين तुम्हावर काही गुन्हा नाही की तुमच्या पत्नींना तुम्ही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 महेर द्यावा आणि तुम्ही अर्थात पुरुष नरमीचा व्यवहार कराल तर हा व्यवहार अल्लाला भिवून वागण्याला अधिक सुसंगत आहे परस्पर व्यवहारामध्ये औदार्याचा विसर पडू देऊ नका तुमच्या कृती अल्लाह पाहत आहे حافظوا على الصلوات والصلاة الوسطى وقوموا لله قانتين आपल्या नमाजांची काळजी घ्या विशेषतः अशा नमाजाची जिच्यात नमाजच्या सर्व खुब्या एकवटलेल्या आहेत अल्लासमोर असे उभे राहा जसे आज्ञाधारक गुलाम उभे राहतात فإن خفتم فرجالا أو ركبانا فإذا أمنتم فاذكروا الله كما علمكم ما لم تكونوا تعلمون अशांततेची परिस्थिती असेल तर तुम्ही पायी असा किंवा स्वार असा जमेल तसं नमाज अदा करा आणि जेव्हा शांती लाभेल तेव्हा अल्लाचं त्या पद्धतीनं स्मरण करा जसं त्यानं तुम्हाला शिकवलं आहे ज्याची तुम्हाला पूर्वी माहिती नव्हती والذين يتوفون منكم ويذرون أزواجا وصية لأزواجهم متاعا إلى الحول غير إخراج فإن خرجن فلا جناح عليكم فيما فعلن في أنفسهن من معروف والله عزيز حكيم तुम्हापैकी जे लोक मरण पावतील आणि पाठीमागे पत्न्या सोडतील त्यांना हे आवश्यक आहे की त्यांनी आपल्या पत्न्यांसाठी अशी वसियत करून जावं की एक वर्षापर्यंत त्यांना उदरनिर्वाहाची सामग्री देण्यात यावी आणि त्यांना घरातून बाहेर काढलं जाऊ नये.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 सर्व जणांनी पाठ फिरवले आणि अल्लाह त्यांच्यापैकी प्रत्येक जालिमाला चांगलं ओळखतो وقال لهم نبيهم إن الله قد بعث لكم طالوت ملكا قالوا أنا يكون له الملك علينا ونحن أحق بالملك منه ولم يؤت سعة من المال قال إن عليكم وزاده بسطة في العلم والجسم والله يؤتي ملكه من يشاء والله واسع عليم च्या नबीनं त्यांना सांगितलं की अल्लानं तुमच्यासाठी तालुतला बादशाह नेमला आहे हे ऐकून ते म्हणाले आमच्यावर बादशाह बनण्याचा तो कसा हक्कदार बनला त्याच्या तुलनेत बादशाह होण्याचे आम्ही जास्त हकदार आहोत तो तर काही मोठा श्रीमंत नाही नबी उत्तरले अल्लानं तुमच्या तुलनेत त्यालाच निवडलं आहे आणि त्याला बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या क्षमता विपुल प्रमाणात बहाल केल्या आहेत आणि अल्लाहला हा अधिकार आहे की त्यानं आपला मुलूक हवं त्याला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 दाऊदनं जालूतला ठार केलं आणि अल्लानं त्याला राज्य आणि विवेकानं उपकृत केलं आणि ज्या ज्या गोष्टी अल्लानं इच्छिल्या त्यांचं ज्ञान त्याला दिलं जर अल्लाह अशा प्रकारे मानवांच्या एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या हस्ते हटवत नसता तर पृथ्वीची व्यवस्था बिघडली असती परंतु जगातील लोकांवर अल्लाची मोठी कृपा आहे की तो अशा तऱ्हेने उपद्रवाच्या नायनाटाची व्यवस्था करत असतो या अल्लाच्या आयती आहेत ज्या आम्ही तुम्हाला ठीक ठीक ऐकवत आहोत आणि हे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निसंशय तुम्ही त्या लोकांपैकी आहात ज्यांना प्रेषित बनवून पाठवलं गेलं आहे